अरे पाटा चबाय तुला नाटायची कब बारी पाटा बाय तुला अरे पाटा बाय तुला नाटायची कब बारी उठल्या सुटल्या माने दागी नजा मला बाजारातून उठल्या सुटल्या माने दागी नजा मला बाजारातून नाही बाय म्हटलं की दूर झालं खट सुटलं नाही गेलं तया झाले हे हया आले रुसायची साधू दिता बसायची कोपऱ्यात रुसायची साधू दिता आले रुसायची साधू दिता बसायची कोपऱ्यात हसायची नाही काही केल्या तरी साखा आला तरी हसायची नाही काही केल्या तरी साखा आला तरी बोलावी त्याच टोला विवेचक हलवी कुठे त्याच माझा रे भले संत अरे टान उड्या मारी अरे टान टान उड्या मारी अरे टान टान उड्या मारी पियाला पाणी नाही घरात टाक भरी पाळी बारी मोकळ्या घागरी घरात टाक भरी पाळी बारी मोकळ्या घागरी तुले दिसव ना खोली लोट झाड बोबाट साऱ्या गारो गारे नाव ठेवली सारे माले स्वयंपाक करीना शिवाय वाडीना स्वयंपाक करीना शिवाय वाडीना कावाय लागे मुला बाळा वारे कारी हाना मारी चौथीच्या कारच्याने दिला म्हणे का त्याने जायना देऊला थुने झाडा करे बसले मोळा वारी अरे हिंगार भुसक्या वाणी शिऱ्या रुंदीत हिंगार भुसक्या वाणी शिऱ्या रुंदीत अंगात चुडी येईना तीड़ खने लागतो लाद आणि चालायची दान दान पासायची फाटकान गोठ्यातली माहिसा बारे ऐका कारोकारी अशा बायकोची गाठ लागली संसाराची वाट अशा बायकोची गाठ लागली संसाराची वाट तुम्हा नाही सुखला कायचे बेचार व्हायचे एका म्याने दोन तार का गारे चाला जे जे जे ताला जे जे जे